विष्णू गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे श्री अधिक मास महात्म्य आणि कथासार यातील अध्याय सातवा सुशिला आणि विमला असं या अध्यायाचं नाव आहे पूर्वी मधुवनात शाकली नावाचा एक गृहस्थ राहत होता त्याला दोन बायका होत्या थोरली होती सुशीला ती त्याला आवडत नसायची तिला मूळ बाळ नव्हते आणि धाकटी होती विमला ती त्याला पोरा फार आवडायची त्याला एके दिवशी सुशीला पहाटेच नदीवर स्नानासाठी गेली त्या दिवशी नदीवर खूप लोक स्नानासाठी आले होते कधी नवी इतकी गर्दी झाली होती ती गर्दी पाहून सुशिलेला आश्चर्य वाटले घरी आल्यावर तिने आपल्या नवऱ्याला त्या गर्दीबद्दल विचारले तेव्हा तो शाकली नावाचा ब्राह्मण म्हणाला तो गृहस्थ म्हणाला अग आजपासून अधिक महिना सुरू झालाय आहे या महिन्यात स्नान दान व्रते नियम जर केले तर आपले मनोरथ पूर्ण होतात म्हणे खूप पुण्य लाभते आयुष्याचे सार्थक होते दर तीन वर्षांनी एकदा हा अधिक मासातील हा अधिक मास येत असतो म्हणे सुशीला मानात म्हणाली अरे बरे झाले आज पाटेच आपल्या आपल्याला आणायचंच ही अधिक मासातील पहिली पर्वणी साधली म्हणे तर तिथं आपलं स्नान झालं तर आता महिनाभर हे स्नानाचे व्रत मी करील म्हणे तिने पतीला आणखी विचारले का महाराज या महिन्यात करता येईल असे एखादे व्रत मला सांगाल का म्हणे मग त्या शाकलीने तिला दीपपूजा आणि दीपदानाचे व्रत करण्यास सांगितले त्या व्रताचा नियम आणि विधी नीट समजावून सांगितला त्याप्रमाणे सुशिलेने काय केले नियमाने ते दीपपूजेचे व्रत सुरू केले देवघराजवळ पवित्र जागेवर तिने एक कलश मांडला त्यावर एक मोठा दीप स्थापन केला तो दीप अखंड तेवत राहावा म्हणून तिने काळजी घेतली ती नियमाने दीपपूजा करू लागली ती तिला प्रसन्नता प्राप्त झाली दिवा सारी रात्र जाळावा म्हणून झोपताना ती तो दिवा तुपाने गच्च भरून ठेवायची मोठी वात सरका सरसावून ठेवी अशा प्रकारे अखंड तेवत राहणाऱ्या त्या नंदादीपाला नमस्कार करून ती रात्री शांत व निवांत झोपत असे सुशिलेचा तो दिवा सारी रात्र जळत होता पण तो पाहून धाकटी विमला मना जळू लागली कारण नावडत्या सुशिलेने ते व्रत केल्यावर तिच्या मनातील इच्छा देवाच्या कृपेने पूर्ण होतील तिला पुत्र होतील ती आवडते होईल मग आपला भाव कमी होईल भाऊ सवतीच्या त्या दीपपूजेच्या व्रतात विघ्न कसे आणता येईल याचा विचार ती धाकटी विमला रात्रंदिवस करू लागली मग तिने तो विचार प्रत्यक्ष कृतीतही आणला काय झालं एके दिवशी रात्री विमला हळूच उठली तिने तो दिवस तोंडाने फुंकार घालून विजावला ती गुपचूप झोपली पहाटे सुशीला उठली व दिव्याला नमस्कार करायला गेली तरी तो दिवा विजलेला होता ते म्हटले अगं बाई दिवा हा कसा विजला वारा आला असेल त्यामुळे घडले असेल असे म्हणून तिने तो दिवा पुन्हा लावला दिव्याला आणि देवाला तिने नमस्कार केला आणि ती नदीवर स्नानासाठी निघून गेली दोन चार दिवसांनी पुन्हा तसाच प्रकार घडून आला पहिल्या वेळी तिने दिव्याला कुठूनही वारा लागू नये वाऱ्याने तो दिवा मालवू नये म्हणून चांगलाच बंदोबस्त केला होता पण आज त्या दिव्याची वात मागे जाऊन पडली होती म्हणते अगं बाई हा हा उंदराचाच प्रताप दिसतोय म्हणे असे म्हणून तिने ती वात पुढे सरसावली आणि दिवा पुन्हा तेवत ठेवला पुन्हा दोन चार दिवसांनी सुशीला पहाटे उठून पाहते तर आता तो तो दिवा कलशावरून कंडून खालीच पडला होता मग आज हा मांजरीने दिवा पाडला की काय असे म्हणून तिने तो दिवा पुन्हा उचलून नीट मांडला आणि तो परत तेवत ठेवला नंतर दोन चार दिवसांनी पाटी उचून पाहते तर दिव्यातले सारे तूप संपलेले आणि दिवा पुन्हा विजलेलाच तर हे काय मी तर झोपताना हा दिवा तुपाने घच्च भरून ठेवला होता म्हणे रोज भरून ठेवते ते रात्रभर पुरते मग आजच हे तूप कसे संपले म्हणे तिने मग नीट निरखून पाहिले तर थोडे तूप जमिनीवर जमिनीवर सांडलेले आणि थोडे तूप भांड्याजवळ पडलेले दिसले सुशिलेला मात्र मग संशय आला रात्रीच हा दिवा विजून जाण्याचे जे प्रकार घडले ते कोणीतरी मुद्दाम केलेले विघ्नही म्हणे वारा नाही उंदीर नाही मांजर नाही मग हे विघ्न माझ्या व्रताचा भंग करण्याचे कारण ते कोणी बरं केलं असले तिची खात्री झाली सवत विमला आडवी आली कधी बोलणार कशी पण ती बोलूच शकत नाही उगाच आकांड तांडव करील म्हणे मग भांडण मग नवऱ्याला त्रास मग ती म्हणते त्यापेक्षा मी गपरावून घेते असं तिने विचार केला तिच्या लक्षात येऊन गेले की हे विमलनीच केलं म्हणून असा विचार करून सुशीला गप तिने पुरुषोत्तम भगवानाची प्रार्थना केली ते देवा माझ्या ह्या दीपपूजेच्या व्रतात अडथळे आले तरी पण आज कृपा करा या व्रताचा भंग करणाऱ्या माझ्या विमलेलाही क्षमा करा म्हणे कितीही अडथळे आले तरी सुशिलेने महिनाभर ते दीपपूजेचे व्रत अखंड चालू ठेवले महिन्याच्या शेवटी तिने ब्राह्मणाला बोलून त्या व्रताचे यथाविधी उद्यापन केले दीपपूजा करून दीपदान दिले त्या व्रताच्या पुण्याईने सुशिलेला हळूहळू नवे तेज प्राप्त झाले तिचे सौंदर्य आगळ्याच तेजाने खुलू लागले आणि त्या व्रतात अडथळे आणणारे दीपपूजेत दीपपूजेमध्ये अडथळे आणणारे दीपपूजेत ते खुलू लागले आणि त्या व्रतात अडथळे आणणारे दीपपूजेत विघ्न करणारे सवती मत्सराने मनात जळणारी ती धाकटी विमला मात्र हळूहळू झिज झिजत चालली विमला मनात कुठत होती अंतकरणात जळत होती ती आजारी पडली तिची दृष्टी मंद झाली तिला रातांदळी बनली ती आणि कालांतराने ती मरण पावली सुशिलेला खूप दुःख झाले शाकलेलाही खूप वाईट वाटले आणि तिच्या नवऱ्यालाही वाईट वाटले पण कोण काय करणार मृत्यूनंतर त्या बिमलेला खूपच यम यातना भोगाव्या लागल्या नंतर तिला अनेक नीच योनीमध्ये जन्म घेऊन दुःख भोगावी लागली आणि दीपपूजा दीपदान व्रताच्या पुण्याईने त्या सुशिलेचे कल्याण झाले भगवान विष्णू म्हणाले लक्ष्मी अशा प्रकारे दीपव्रताचे महात्म्य सर्वश्रेष्ठ आहे म्हणे पुरुषोत्तमाला दीपपूजा फार प्रिय तर आता या पुढील आठ आठव्या अध्यायात तुला मी नामस्मरण व्रताचा महिमा आणि त्या संबंधाची एक कथा सांगणारे ती तो आहे म्हणे सद्गुरुनाथ महाराज की जय